कसे सरतील सय माझ्या विना दिस तुझे सरताना आणि सांग सलतील ना गुलाबाची फुल दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे सरताना आणि सांग सलतील ना गुलाबाची फुल दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा रीते रीते मन तुझे उरे पोटभर हसे हसे ओरातून वेळ पिसे खोल खोल कोणात झुरे पावसाच्या दारा दारा मोजताना दिस सारा रीते रीते मन तुझे उरे पोटभर हसे हसे उरातून वेळ पिसे खोल खोल कोण आत झुरे आता जरा आळी मिळी तुझी माझी व्यथा नेली सोसताना सुखावून हसशील ना आता जरा आळी मिळी तुझी माझी व्यथा नेली सोसताना सुखावून हसशील ना गुलाबाची फुल दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना कोण तुझ्या सौदातून उभ्या असे सामसुम चिडचूप सुनसान दिवा आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच नभातून कोराचा अंधवा कोण तुझ्या सौदातून सामसुम चिडी चिडीचूप सुनसान दिवा आता सांग ढळेलच आणि पुन्हा छळेलच नभातून गोरा चांदवा चांदण्याचे कोटी कण आठवांचे ओले सण रोज रोज निज भर भरतील ना चांदण्याचे कोटी कण आठवांचे ओले सण रोज रोज निज भर भरतील ना गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना इथे दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी झडे सर काच भर तडा तुझ तुझ तुझ्या तुझ्या तुझी तुझी तुझे तुझे सारा सारा तुझा तुझा सडा इथे दूर देशी माझ्या सोन्या खिडकीच्या पाशी झडे सर काच भर तडा तुझ तुझ तुझ्या तुझ्या तुझी तुझी तुझे तुझे सारा सारा तुझा तुझा सडा पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून नाही पाय भर मखमलना पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून नाही पाय भर मखमलना गुलाबाची फुल दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना आता नाही बोलायचे जरा जरा जगायचे मालुनिया बोलीची फुले देहभर हलू देत विजेवर झुलू देत तुझ्या माझ्या विरहाचे झुले आता नाही बोलायचे जरा जरा जगायचे माळुनी बोलीची फुले ते अभर आलू देत विजेवर झुलू देत तुझ्या माझ्या विरहाचे झुले जरा घन झुरू देना वारा गुद मरू देना तेव्हा न बधारा सारी भिजवेल ना जरा घन झुरू देना वारा गुद मरू देना तेव्हा न बधारा सारी भिजवेल ना गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना कसे सरतील सय माझ्या विना दिस तुझे सरताना आणि सांग सलतील ना गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना भरतील ना भरतील ना